रामकृष्ण गोविंद अवतारानुचरितम हरेश्चास्यानुवर्तिनाम सतामीश कथा प्रोक्ता नानाख्यानोपबृहिता भगवंतांच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्यानाने युक्त अशा ज्या कथा त्या ईशानुकथा होत भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायात म्हटलेला आहे अगदी सुरुवातीला धर्म स्वनुष्ठित पुंसा विश्वक्सेन कथासुया न उत्पादये भगवंतांच्या लीला भगवंतांच्या कथा भगवंतांचं चरित्र भगवंतांच्या भक्तांच्या कथा या ऐकून ज्याच्या मनात भगवत भक्तीचा उद्रेक होत नाही ते धर्माचं आचरण म्हणजे केवळ श्रम होत ईशानुकथाचा कंटाळा येत नाही भगवंतांच्या भक्तीबद्दलचं प्रेम भगवंतांच्यावरचं प्रेम वाढत जातो धुंदुकारीने धुंदुकारीने नव्हे तो गोकर्णाने आपल्या वडिलांना पश्चाताप झाला आपल्या पुत्राचा धुंदुकारीचा हा सगळी लक्षणं बघितल्यावर त्यांनी काय सांगितलं संसार सोड संसार सोडा पिताजी अरण्यात जा आणि दशमस्कंधाचं वाचन करा बस <clears throat> एक पाठ दुसरा पाठ तिसरा पाठ मला करायला काय हरकत आहे संहिता अर्थ संहिता अर्थ जोपर्यंत मला पाठ होत नाही काय उद्योग आहे मला खरच सांगा वय वर्ष पंचाहत्तर केव्हा एकदा मरण येईल केव्हा एकदा मरण येईल केव्हा एकदा मरण येईल असा घोष करत बसण्यापेक्षा सतत जर ऐकलं सतत जर वाचलं तर ईशानुकथा पूतनेची कथा अनेक कुणाची कथा अनेक कुणाची कथा भगवंतांचा गोवर्धन उचललेल्याची कथा याला मारलं कोणतो काय नाव म्हातारपण असं होतं बघा कालिया मर्दन सगळ्या बालगोपालांचं रूप धारण करणं भगवंतानी बालगोपालांना पळवलं भगवंतानी त्यांच्या गायींना पळवलं भगवंताने जेवढ्या जशा ज्या रूपात गायी होत्या तेवढी रूप धारण केली जेवढ्या ज्या रूपात बालगोपाल होते त्या रूपात आपलं परिवर्तन केलं आणि एक वर्ष असं सगळं चाललं होतं ब्रह्मदेवाच्याकडे सगळी मुलं आणि सगळं गोधन होतं परंतु खाली पृथ्वी तलावर हे सगळं निवांत चालू होतं कुणाच्याही काहीही लक्षात आलं नाही की ही आपली मुलं नव्हे हे भगवतच स्वरूप घेऊन आपल्या घरी आहे इतकं तंत मन बुद्धी चित्त अहंकार नुसती रूप घेतली नव्हेत हे सुद्धा परिवर्तित झालं प्रत्येकाचं प्रत्येकाच्या गुणाबरोबर त्याचं बोलणं त्याचं वागणं त्याचं चालणं सगळं भगवंताने काय अगाध लिहिलं असेल हो कोण ते काय तत्व आहे कसं करत असतील कसं केलं असेल का केलं असेल या कथा कथाबद्दल मी असं वाचून का नुसती कथा म्हणून वाचायची समुद्र मंथन केलं का केलं का केलं चार अध्याय आहेत तीन अध्याय आहेत सगळं वर्णन आहे त्या तीन चार अध्यायात महाराज मी तुम्हाला काय सांगू एक श्लोक असा आहे एक श्लोक सगळं तात्पर्य सांगून जातो हो का सांगितली कथा चिंतन वाचन मनन नाही करत मी का नाही करत छान पैकी तिथ ते काय ते माठ लावायचा त्या माठामध्ये चॉकलेट भरायची आणि तो सप्ताहामध्ये तो माठ फोडायचा विधी करायचा लग्नाचा विधी काय मिळवतो यातून आपण उत्साहात करावेत ते करायलाच पाहिजेत उत्सव करा पण त्या उत्सवाच्या मागचा उद्देश काय आहे या ईशानुकथा भगवंतानी का केल्या कशासाठी केल्या का कर्मणूक म्हणून वस्त्र पळवली नाही त्याच्यामध्ये अगाध तत्वज्ञान आहे हे मी भागवताच्या वाचनात आणि हे काय आहे हे सात दिवसात सांगितलं जाऊ शकत नाही हो जाऊ नाही शकत हा तुम्हाला सांगतो दशलक्षणाचा विषय भागवताच्या सप्ताहात घेऊ शकत नाहीत वेळेअभावी आपल्यापाशी वेळ भरपूर आहे आपल्याला काही अडचण नाही म्हणून आपण समजून घेतो पण या ईशानुकथा वाचतो का मी समजून घेतो का भगवंतांच्या या लीला भगव अहो काय हो प्रवचनकार त्या सुदाम्याची गोष्ट सांगताना अजूनही भाव विभोर होतात हजारो वेळा सांगितले असेल पण कोण तो सुदामा कशासाठी आला होता आणि भगवंतांनी त्याला काय दिलं काय दिलं धन त्याच गाव सोन्याचं केलं हे भगवंताने सुदाम्याला दिलं सुदाम्याला हे हवं होत खालील अजूनही का होत त्यावेळेला हृदय उचंबळून येत सांगा इतक्या वेळेला ती कथा ऐकली आहे इतक्या वेळेला हेच त्या ईशानु कथेच सौंदर्य आहे हो काय सांगायचं मी वाचत नाही चिंतन करत नाही नारायण नारायण भागवताची कास मी तरी सोडणार नाही काय वाटेल ते झालं तरी आणि मला आनंद हवाय काय मुक्ती घेऊन काय करणार काय करणार यात जो आनंद आहे तो आनंद परत परत मिळण्यासाठी परत परत जन्म घ्यायला लागला भगवत भक्ती आणखी तीव्र झाली पुढच्या जन्मात तर यासारखी ती कर्तव्यता नाही त्यामुळं माझं सांगणं आहे की नुसतं प्रवचन ऐकू नका भागवत ग्रंथ चारशे ऐंशी रुपयाचे दोन खंड आहेत विकत घ्या वाचा प्रत्येक मी फक्त हे पाच श्लोक सांगेन हो पण या अध्यायात अजूनही काही श्लोक आहेत त्याच्यामध्ये सौंदर्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रत्येक श्लोक कसा सांगता येईल सांगा त्याचं वाचन स्वतंत्र प्रमाणात हवं त्याच्यावर चिंतन हवं सौंदर्यता हुडकायची या श्लोकाच्या या शब्दात आता मी तुम्हाला सांगितलं साम्यावस्था बिघडली कशी असू शकते हो साम्यावस्था मी तिथं रेंगाळलो विचार केला पूर्वी सत्वरज गुणाची साम्यावस्था होती ती बिघडली आणि त्यामुळं सृष्टीची उत्पत्ती झाली असं म्हटलेलं आहे आता सृष्टीची उत्पत्ती म्हणजेच माझी उत्पत्ती ना मग मला साम्यावस्था जर मिळाली तर मी भगवत स्वरूपाला पोचणार नाही का असा जर मी प्रत्येक श्लोक प्रत्येक वाक्य प्रत्येक चरण वाचताना विचार केला हा मार्ग आहे मार्ग आहे मला नाही साधणार माझी तेवढी तपश्चर्या साधना नाही ओके पण मार्ग आहे ना हा तो समजून घेऊन मी त्या सत्वगुणापासून त्याच्या अहंकारापासून राजगुणापासून तमोगुणापासून हळूहळू अलिप्त व्हायला चौदावा अध्याय अकराव्या स्कंधात हंस गीता कशाला सांगितलेला आहे या तिन्ही गुणांना तत्वाने जाणून साम्यावस्थेला पोच हेच सांगतात भगवान हंस रूपाने सनत कुमारांना केव्हा वाचणार मी नारायण हरी भगवंतांच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्यानानी युक्त अशा ज्या कथा त्या ईशानुकथा होत निरोधोस्यानुशयन आत्मान सहशक्ती मुक्तिरहित्वा त्यान्यथारूपम स्वरूपेण व्यवस्थिती योग निद्रेचा स्वीकार करून भगवान शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधीसह भगवंतांच्यात लीन होणे त्याला निरोध म्हणतात अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्म रूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणे म्हणजे मुक्ती होय आणि परीक्षिता ज्या चर, या चराचर जगताची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतो तत्व हा सगुण रूप नव्हे या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतो ते परब्रह्मच आश्रय आहे त्यालाच शास्त्रात शास्त्रात त्यालाच परमात्मा असे म्हटलेले आहे त्या परमात्म्यालाच मी भगवान श्रीकृष्ण म्हणतो हे जे दहा लक्षणं झाली मी तुम्हाला पुस्तकातलं वाचून दाखवलं त्याच्यावरती चिंतन तुम्ही करा आणि तो तो संदर्भ त्या त्या वेळेला स्कंधाच्या वेळेला आठवा त्या स्कंधाच्या सुरुवातीला हा लिहून ठेवा या स्कंधाचं हे लक्षण प्रास्ताविकासाठी पुढच्या स्कंधाचा एखादा श्लोक घेऊ आणि पुढचं प्रवचन करू तोपर्यंत रामकृष्ण गोविंद